श्रीधर स्वामीकृत श्रीराम विजय अध्याय पाचवा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा श्रीराम कथा म्हणजे भक्तीची नौका आहे नवविदा भक्तींचे नऊ खण आहेत प्रेम हेच त्याचे शीड आहे भवसागरातून भक्तांना तारून नेण्यासाठी स्वतः प्रभू रामचंद्र सुकाणू धरून उभे आहेत प्रभू रामचंद्रांचे नाम गोड आहे रामभक्ती हवी राम कथेला अंत नाही ती गगनाहून मोठी आहे ही कथा समजावून घ्या नाहीतर चिकला हिरा नेऊन टाकल्यासारखे व्हायचे रामभक्त जन हो तुम्ही रसिक व ज्ञाते आहात म्हणूनच मला स्फुरण चढले आहे दशरथाचे भाग्य काय वर्णावे जो खरा ब्रह्मदेवाचा पिता तो दशरथाचा पुत्र म्हणून जन्माला आला होता ऋषी ज्याचे ध्यान करतात शंकराला ज्याच्या नामाची गोडी लागली ब्रह्मदेव ज्याची पूजा करतो आदिमाया ज्याला बिलगलेली असती तो भगवान विष्णू कौशल्याच्या घरी पाळण्यात पहुडला होता त्या पाळण्याची दोरी कौशल्याच्या हातात होती या जगतचालकाचा पाळणा हलवण्यासाठी सर्व दासींची स्पर्धा लागली होती देवता दासी होऊन आल्या आल्या पण बारा अप्सरा सोळा मातृका चौसष्ट कला यांना आत प्रवेश मिळाला नाही नगरीतील सर्व स्त्रियांनी कौशल्याला आहेर दिले आणि त्या घरोघरी गेल्या जेव्हा अयोध्येत रामाचा जन्म झाला तेव्हा तिकडे लंकेत काय झाले राक्षसांना अपशकून होऊ लागले लंकेवर विजा कडवळू लागल्या वादळ उठले भूकंप होऊ लागले छत्रे मोडली भूमीला तडे जाऊ लागले सभेतील प्राण नाहीसे झाले रावण हत्तीवर चढू लागला तेव्हा दहाही मुकुट खाली पडले इंद्रजिताला आरशात आपले प्रतिबिंब दिसेना मंदोदरीला स्वप्नात माकडीने अंगावरील सौभाग्य अलंकार उडीत आहेत असे दिसले विधवा तिची धुळीने उटी भरत आहे असे दिसले रावणाला काळजी वाटू लागली भगवान शंकर आपल्यावर कोपला काय तो रागावला तर विघ्ने कोसळणारच रावणाने प्रधानांना बोलावून सांगितले अहोरात्र जागे रहा दक्ष रहा लंकेचे रक्षण करा इकडे अयोध्येत रामजन्म होताच फळे फुले बहरू लागली सतत वसंत ऋतूच चालू आहे अशी पृथ्वी तेजस्वी झाली अज्ञान आणि पाप अयोध्येतून निघून गेले घरातच सूर्य उगवला तर अंधार नाही का पळून जाणार एकामागे एक दुडू दुडू धावणारे चार पुत्र पाहून कौशल्या आणि दशरथ आनंदित होत त्यांना जेवायला बोलवावे तर ते दूर पळून जात त्यांचे मागे धावून कौशल्या त्यांना जेवायला बसवी चारी मुले पाहून दशरथाला आपल्या पोटी आदित्यच जन्माला आले असे नवल वाटे माझी पूर्व पुण्याई म्हणूनच हा लाभ मला झाला त्यांची चिमणी धनुष्ये छोट्या तोरड्या आणि त्यांच्या किंकिनाट्याने घर भरून जाई चौघे शरसंधान करत प्रथम राम बाण मारी लगेच लक्ष्मण त्यानंतर भरत शत्रुघ्न राक्षसांची प्रतिमा करून चौघेजण एकदम शरसंधान करीत त्यांचे शिर उडवीत वशिष्ठांना मुहूर्त विचारून दशरथाने चौघांच्या मुंजी केला अष्टसिद्धी कार्याला हजर होत्या त्यामुळे कशाची कमतरता नव्हती रामाने गायत्री मंत्राचा जप सुरू केला प्रथम त्यांनी वेदाध्ययन केले समाजशास्त्र पाहिले नीतीशास्त्र धर्मशास्त्राचा उलगडा करून घेतला अर्थशास्त्र समजावून घेतले वेदविद्येबरोबर धनुर्विद्येचाही अभ्यास केला हे सारे शिक्षण चौघांनी चौघाही बंधूंनी इतक्या लवकर संपले की त्यामुळे कुलगुरू वशिष्ठ संतुष्ट झाले बारा वर्षातच मुलांचे सारे शिक्षण संपलेले पाहून राजाला अतिशय आनंद झाला नंतर रामरायाने आपल्या बंधूसह तीर्थाटनाला प्रयाण केले त्यामागील हेतू लोकसंग्रह करणे हा होता बरोबर दशरथाने सुमंताला पाठवले होते कशाचीही कमतरता पडू नये म्हणून बरोबर सैन्य व अपार धन दिले होते त्याचा उपयोग दानधर्मासाठी करा असे दशरथने सांगितले होते ज्या ज्या तीर्थांचा जो महिमा तसे तेथे त्यांनी दान केले तिघे भाऊ विरक्त बनवून रामसेवेचा आनंद लुटत होते एके दिवशी महातपस्वी विश्वामित्र अयोध्येत आले प्रतिसृष्टी निर्माण करू शकते इतकी त्यांची खाती होती विश्वामित्र आजार ते ऐकून दशरथाने त्यांचा आदर सत्कार केला त्यांना सिंहासनावर बसवून वस्त्रे अलंकार अर्पण केले दशरथाला मनातून खूप आनंद झाला आज मी धन्य धन्य झालो दशरथ राजा विश्वामित्र ऋषीना म्हणाला आपली काय आज्ञा आहे तुमचे मनोरथ मी पूर्ण करी असे म्हणून दशरथ राजाने ऋषींना नमस्कार केला विश्वामित्र ऋषींनी दशरथाला आशीर्वाद दिला याचकांचे मनोरथ तुझ्याकडून पुरले जाऊ दे मी धनसंपत्ती मागत नाही माझ्या यज्ञात राक्षस विघ्ने आणतात त्यामुळे यज्ञ सिद्धीस जात नाही सुबाहू ताटिका हे यज्ञाची सामग्री गिळून टाकतात वेदिका मोडून पात्रे फोडून टाकतात यज्ञ मंडपानं आगी लावतात यज्ञात मनुष्य मास टाकतात तेव्हा यज्ञाचे रक्षण करण्यासाठी तुझ्या रामाला आमच्याकडे पाठव विश्वामित्र ऋषींची विचित्र मागणी ऐकून रा राजा एकदम स्तब्ध झाला मग म्हणाला माझा चिमणा राम सुकुमार आहे तो राक्षसापासून यज्ञांचे रक्षण कसे करणार अजून छोटे धनुष्य घेऊन तो खेळतो त्याला तुमच्याबरोबर युद्धाला कसा पाठवू राक्षसांचा संहार करण्यासाठी मी सर्व सेना घेऊन येतो तुमच्या कार्यासाठी मी माझे प्राण भेटेल पण माझ्या रामाला कसा पाठवू मासा पाण्याला कधी सोडील का असे बोलून दशरथ राजा अस्वस्थ झाला दशरथाचे बोलणे ऐकून ऋषी एकदम क्रुद्ध झाले ते म्हणाले मी तुझ्याकडे आधी थोडेच मागितले तूच मागा मागा म्हणालास म्हणून मी मागितले ना सूर्य तू सूर्यवंशाला काळीबा फासलास तुझ्याच वंशातला हरिश्चंद्र लक्षात आहे का त्याने स्वप्नात राज्यदान दिले तेव्हा जाग आल्यावर स्वतःला डोंबाघरी विकून त्याने राज्य आणि दक्षिणा मला देऊन टाकली शिबिराजा पहा त्याने स्वतःचे मांस भरंभार देऊन वचनपूर्ती केली रुक्मागंध पहा असे एक एक सूर्यवंशी आहेत तू त्यांच्या कुळातला ना जो ब्रह्मदेवाचा पिता त्याला तू बालक समजतोस अशा प्रकारे दशरथाला अनेक दूषणे देऊन विश्वामित्र रागाने दरबारातून बाहेर पडू लागले दशरथाने वशिष्ठ गुरूंना मनोमन नमस्कार केला त्यांचे ध्यान केले तेव्हा वशिष्ठाने दशरथाला दिव्यदृष्टी देऊन साक्षात्कार घडवला दशरथाच्या अंतकरणात वशिष्ठांचे बोल उमटले हा विश्वामित्र फार हट्टी आहे याने लोखंडाचे पीठ भक्षण करून साठ हजार वर्षे तपश्चर्या केली आहे गायत्री पुरस्चरण केले आहे विभ्रोन याला घाबरते हा मोठा योद्धा आहे हा रागावला तर सभन कुळाचे भस्म करील तुला सांगतो राम आणि लक्ष्मण यांना यांच्याबरोबर दे दशरथाच्या मस्तकावर वशेषांनी हात ठेवला आणि रामाचे विश्वरूप दर्शन घडवले आणि सांगितले विश्वामित्र ऋषी जे जे बोलले ते सर्व खरे आहे राम म्हणजे वैकुंठनाथ आहे दशरथाने विश्वामित्रांच्या चरणी मस्तक ठेवले दशरथ राजा म्हणाला श्रेष्ठ राम लक्ष्मणांना न्या रामासह लक्ष्मण दिला म्हणून विश्वामित्र अतिशय आनंदित झाले त्यांना वाटले आज माझ्या पूर्व पुण्याने पर्वताचे शिखर गाठले विश्वामित्र पुन्हा आसनावर येऊन बसले दशरथाने रामाला बोलावणे पाठवले रात्र संपल्यावर सूर्य आपली सोनेरी किरणे उजळत आकाशात येतो तसा राम सभेत आला त्याच्याबरोबर लक्ष्मण होतात राम विश्वामित्रांच्या चरणी वंदन करू लागला विश्वामित्रांनी रामाला हाताला धरून उठवले आणि प्रेमाने हृदयाशी धरले विश्वामित्र ऋषी म्हणू लागले आज माझ्या जन्माचे सार्थक झाले गुरु वशिष्ठ तोपर्यंत सभेत आले होते रामाने हे वशिष्ठांच्या चरणी वंदन केले श्री राम स्वतःच्या आसनावर जाऊन बसला विश्वामित्र ऋषी रामाला सांगू लागले राक्षस माझा यज्ञ फार पार पडू देत नाही यज्ञात विघ्न आणतात तुझ्याशिवाय यज्ञांचे रक्षण करणारा त्रिभुवनात कोणी नाही हे विश्वामित्रांचे बोलणे रामाने ऐकले राम हसला सूर्याला पाहून कमळ जसे फुलते तसे रामाचे हसणे होते अखेर राम लक्ष्मण तापसी वेशात विश्वामित्र ऋषीबरोबर जायला तयार झाले त्यांनी दशरथ राजाला वंदन करून जाण्यासाठी त्यांची आज्ञा घेतली अध्याय पाचवा समाप्त